श्री नवनाथ कथासार अध्याय सोळावा कानिफ गोरक्ष भेट गोपीचंदाची क्षमा याचना या अध्यायाच्या नित्यपठणानं सर्व प्रकारच्या वाईट स्वप्नांचा नाश होतो अध्यायाला सुरुवात होत आहे कानिफाच्या परतीचा दिवस निकट येऊ लागला तेव्हा मच्छिंद्राच्या मनात पुढे या जीव गोरक्षाची भेट झालीच तर गोरक्ष येथे येऊन आपल्याला घेऊन जाईल तसे झाल्यास आपल्याला येथील सर्व सुखांना मुकावे लागेल अशी एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली त्यावर उपाय म्हणून कानिफ व त्याच्या शिष्यांना श्रीराज्याबाहेर जाऊच द्यायचे नाही असे मच्छिंद्रांनी ठरविले त्याने कानिफाला अनेक प्रकारचे मोह घातले अप्सरांनाही लाजवतील अशा सुंदर स्त्रिया त्याच्याकडं व त्याच्या शिष्यांकडे पाठविल्या पण त्यांच्यापैकी कोणीही त्या स्त्रियांना दात मागू दिली नाही त्यामुळे मच्छिंद्राचा निरुपाय झाला आणि त्याने मोठ्या सन्मानानं त्याला निरोप दिला श्रीराज्यातून निघालेला काने पुढे गौड बंगालात गेला त्या समयास त्याची सर्वत्र कीर्ती झालेली होती त्यामुळे तो जेथे जेथे जाईल तेथे त्याचे उत्तम स्वागत होईल हेला पट्टणचा राजा गोपीचंदही त्याच्याविषयी ऐकून होता इकडे जगन्नाथाहून निघालेला गोरक्ष हे बंगाल प्रांतातच हिंडत होता त्या प्रवासात एके दिवशी त्याची व कानिफाची एका अरण्यात योगायोगानं गाठभेट झाली एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला तेव्हा कानिफाच्या मनात गोरक्षला कोणत्या विद्या येत आहेत हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली तो गोरक्षला म्हणाला नाथजी येथील आम्रवृक्षावर चांगली पिकलेली फळे आहेत मी शिष्यांना पाठवून काही आंबे आणतो त्यावर गोरक्ष म्हणाला त्यांना कशाला त्रास देता तुम्ही गुरुविद्येच्या बळावर ती फळे येथे जाणा ना तेव्हा विभक्त विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांच्या प्रयोगानं झाडावरील पिकलेली आंबे थेट पुढ्यात आणून ठेवली उपस्थित सर्वांनी त्या फळांवर येथेच ताव मारला मग गोरक्षांनी दूरच्या वनातील नानाविध स्वादिष्ट फळे त्या ठिकाणी आणून कानिफाला आपली किमया दाखविली सर्व मंडळी फळे खाऊन तृप्त झाल्यानंतर गोरक्ष म्हणाला कानिफनाथजी या फळांची मजा घेऊन आपण मोठा पराक्रम केला असं नाही इथे साली कोया बिया पडल्या आहेत त्याचे पुन्हा फळे बनून पूर्वी होती तशी झाडावरची कटवली तरच काहीतरी पराक्रम केल्यासारखं वाटेल यावर आपले काय मत आहे कानिप म्हणाला ही अशक्य गोष्ट आहे एक ब्रह्मदेवच हे करू जाणे तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र असाल तर तसे करून दाखवाल तेव्हा ते उपहासात्मक भाषण ऐकून गोरक्ष म्हणाला खऱ्या गुरु भक्तांना काहीही अशक्य नाही मनात आणले तर तो दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकतो ती बडाही ऐकून कानिप संतापून म्हणाला गुरुभक्तीच्या वलगना करू नकोस मी तुला व तुझ्या गुरुला चांगला ओळखतो तू फुशारके मारत हिंडत आहेस आणि तिकडे तुझा तो गुरु श्रीराज्यात रत्यविलासात दंग होऊन पाप वाढवित आहे ते बोल गोरक्षाच्या जिव्हारी लागले तो संतापून म्हणाला मूर्ख माणसा दुसऱ्याच्या गुरुची निंदा करण्यापेक्षा जरा स्वतःच्या गुरुची अवस्था बघ दोन चार सिद्धींच्या जोरावर तू शिष्यांचा तांडा फिरवतो आहेस आणि तिकडे तुझा तो गुरु गेले दहा वर्ष झाले घोड्याच्या लिदीत कुजतो आहे हेला पट्टनच्या गोपीचंदाने त्याला खड्ड्यात पुरले आहे एका मानवाच्या कचाट्यातून सापडून नरक यातना भोगणारा तुझा गुरु जालंधर कुठे आणि ब्रह्मांड हलवून टाकतो तो माझा गुरु मच्छिंद्रनाथ कुठे त्यांच्या कृपेने मला जी विद्या प्राप्त झाली आहे त्याचे प्रत्यंतर घेस तू आता असं म्हणून गोरक्षाने संजीवनी मंत्रानं ती सर्व फळे पूर्वरत करून झाडाने चिकटवली तो अद्भुत प्रकार पाहून कानिफाने निरभिमान होऊन प्रेमभावाने गोरक्षास एकदम मिठी मारली आपल्या गुरुचा ठाव ठिकाणा दिल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले तेव्हा गोरक्षांनी मोठ्या आपुलकीनं त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि मच्छिंद्रनाथाचे वर्तमान सांगितल्याबद्दल त्याचे आभार मानले त्यानंतर एकमेकांना निरोप घेऊन दोघेही गोरक्ष श्रीराज्याकडं व कानिफ हिला निघाला ज्या दुष्ट गोपीचंदाने आपल्या गुरूंना दुःख दिले खड्ड्यात पुरले त्याला सहजासहजी सोडायचे नाही असा विचार करूनच कानिफ हिला जवळील अरण्यात येऊन धडकला त्याचा लौकिक माहीत असलेल्या गोपीचंदालाही त्याच्या भीतीची उत्कंठा झाली जालंधरासारख्या भिकाऱ्याला गुरु न करून आपण योग्य ते केले आपल्यासारख्या राजाला असा वैभव संपन्न गुरुच हवा असा विचार करून तो कानी भेटीस निघाला त्याला पाहून नाथांच्या डोळ्यात अंगारा फुलला पण गुरुची भेट झाल्याशिवाय याला शिक्षा करायची नाही असा विचार करून तो गप्प बसला गोपीचंदाने त्याला भिक्ष गोपीचंदाने त्याला वंदन केले आणि सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले तेथे कानिफाचे उत्तम आदरातिथ्य करून राजाने त्याची स्तुती केली आणि माझ्यावर अनुग्रह करा मला आपला शिष्य करून घ्या अशी विनंती केली तेव्हा मात्र कानिफाचा राग अनावर झाला तो त्याला रागाने म्हणाला तू कोणत्या तोंडानं माझ्याकडे अनुग्रह मागतो आहेस ज्या महात्म्यानं माझ्यावर अनुग्रह केला त्याला घोड्याच्या लेदीत जिवंत गाडून तू माझ्या भावनांशी जो खेळ खेळला आहेस त्या प्रमादाबद्दल तुला तुझ्या वैभवासह भस्म केले तरी ते प्रायचित पुरे ठरेल ते ऐकून गोपीचंदाच्या हृदयाचा थरकाप उडाल कानिफाच्या चरणांवर लोळण घेऊन तो वारंवार क्षमा मागू लागला तेव्हा त्याला अभय देऊन कानिफ आपल्या शिबिरात परतला ही वार्ता मैनावतीस कळताच तिचेही चित्त अगदी उद्विग्न झाले तिनेही त्याची चांगलीच कान उघडणी केली गोपीचंदाने तिचीही क्षमा मागितली आणि नाथाचा राग शांत करण्याची विनंती केली त्याच्या सांगण्यावरून मैनावतीने कानिफाची भेट घेतली आणि नात्याने मी तुमची गुरु भगिनी आहे असे सांगून गोपीचंदावर कृपा करावी म्हणून पदर पसरला त्यावेळी नाथाने तिचीही हजेरी घेतली पण तिच्याकडून सर्व व्रत समजताच तो शांत झाला मी तुझ्या पुत्राचे अकल्याण करणार नाही असे वचन देऊन त्याने तिला परत पाठवले मैनावतीने ही गोष्ट गोपीचंदाला सांगितली त्यामुळे त्याची ही भीती कमी झाली अध्याय सोळावा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात